ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्यायी चोवीसावा पृथ्वीची वंश परंपरा आणि प्रचेतांना भगवान रुद्रांचा उपदेश मैत्रेय म्हणाला पृथूंच्या नंतर त्यांचा पुत्र परम यशस्वी विजिताश्व सम्राट झाला त्याला आपल्या लहान भावांबद्दल प्रेम होते म्हणून त्याने चौघांना एकेका दिशेचे राज्य दिले त्याने हरियक्षाला पूर्व धूम्रकेशाला दक्षिण व्रकाला पश्चिमानी द्रविणाला उत्तर दिशेचे राज्य दिले त्याने इंद्रापासून अंतर्धान होण्याची शक्ती प्राप्त करून घेतली होती म्हणून त्याला अंतर्धान असेही म्हणतात त्याच्या पत्नीचे नाव शिखंडिनी होती तिच्यापासून त्याला तीन पुत्र झाले त्यांची नावे पावक पवमान आणि शुची अशी होती पूर्वी वशिष्ठांनी शाप दिल्यामुळे वरील नावाच्या अग्नीनीच त्यांच्या रूपात जन्म घेतला होता पुढे योगमार्गाने हे पुन्हा अग्निरूप झाले नभस्वती नावाच्या पत्नीपासून अंतर्धानाला हवीरधार नावाचा एक पुत्र झाला इंद्राने पित्याच्या अश्वमेध यज्ञातील घोडा पळून नेला हे कळूनही त्याने त्याचा वध केला नाही राजा अंतर्धान याने कर घेणे शिक्षा करणे दंड वसूल करणे ही राजाची कर्तव्य अत्यंत कठोर आणि दुसऱ्यांना कष्ट देणारे आहेत असे समजून एका दीर्घकाळ चालणाऱ्या यज्ञाच्या दीक्षेच्या निमित्ताने आपले राज्य सोडून दिले त्या यज्ञातही त्या आत्मज्ञानी राजाने पूर्ण पुरुष परमात्म्याची आराधना करून स्थिर समाधीने भगवंताचा दिव्य लोक प्राप्त करून घेतला हे विदुरा हवीरधान याची पत्नी हवीरधानी हिने भरिषद गय शुक्ल कृष्ण सत्य आणि जितव्रत नावाच्या सहा पुत्रांना जन्म दिला कुरुश्रेष्ठ विदुरा यामध्ये हवीरधानाचा मुलगा महाभाग भरिषद यज्ञादी कर्मकांड आणि योगाभ्यासात प्रवीण होता त्याने प्रजापतीचा अधिकार प्राप्त करून घेतला त्याने एका ठिकाणानंतर दुसऱ्या ठिकाणी असे पाठोपाठ इतके यज्ञ केले की ही सर्व भूमी पूर्वेकडे टोक करून पसरलेल्या दर्भांनी झाकून गेली यानंतर तो प्राचीन भर्री नावाने प्रसिद्ध झाला राजा प्राचीन भर्रीने ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार समुद्राची कन्या शतद्रुती हिच्याशी विवाह केला होता सर्वांग सुंदर किशोरी शतद्रुती सुंदर वस्त्रालंकारांनी नटून थटून जेव्हा विवाह मंडपात सप्तपदी घालत होती तेव्हा स्वतः अग्निदेव सुद्धा तिच्यावर शुकीवर जसा मोहित झाला होता तसा मोहित झाला नवविवाहिता शततृतींनी आपल्या नुपुरांच्या झंकारानेच दिशा दिशातील देव असुर गंधर्व मुनी सिद्ध मनुष्य आणि नाग अशा सर्वांना वश करून घेतली शततृतीपासून प्राचीन बहिला प्रचेता नावाचे दहा पुत्र झाले ते सर्वजण धर्मज्ञ आणि एकसारखेच नाव आणि आचरण असणारे होते जेव्हा पित्याने त्यांना संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली तेव्हा त्या सर्वांनी तपश्चर्या करण्यासाठी समुद्रात प्रवेश केला तिथे दहा हजार वर्षे तप करून त्यांनी तपाचे फळ देणाऱ्या श्रीहरींची आराधना केली घरून तपश्चर्येसाठी जात असताना वाटेत श्री महादेवानी त्यांना दर्शन देऊन कृपापूर्वक ज्याचा उपदेश केला होता त्याचेच ते एकाग्रतापूर्वक ध्यान जपाने पूजन करीत राहिले विदुराने विचारले वाटेत प्रचितांचा श्री महादेवांच्या बरोबर कोणता वार्तालाप झाला आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना जो उपदेश केला तो अर्थपूर्ण उपदेश आपण मला सांगावा शंकराच्या बरोबर भेट होणे देहधार्यांना अतिशय कठीण आहे इतरांचे काय मुनीजन सुद्धा सर्व प्रकारची आसक्ती सोडून स्वतःला प्रिय असणाऱ्या त्यांची प्राप्ती करून घेण्यासाठी त्यांचे निरंतर ध्यान करतात परंतु त्यांनाही ते प्राप्त होत नाहीत जरी भगवान शंकर आत्माराम असली तरीसुद्धा या लोकसृष्टीच्या रक्षणासाठी ते आपल्या घोररूपा शक्तीसह सर्वत्र संचार करीत असतात मैत्रेय म्हणाला साधू स्वभाव प्रचेतागण पित्याची आज्ञा शिरोधार्य मानून तप करण्याचे मनात ठरून पश्चिम दिशेकडे गेले चालता चालता त्यांनी समुद्राप्रमाणे विशाल असे एक सरोवर पाहिले ते महापुरुषांच्या चित्ताप्रमाणे अतिशय स्वच्छ होते आणि त्यात राहणारे मासे इत्यादी जीव सुद्धा प्रसन्न दिसत होते त्यामध्ये नीलकमळे लाल कमळे रात्री दिवसा आणि सायंकाळी उमलणारी कमळे तसेच इंदीवर इत्यादी अनेक प्रकारची सुंदर कमळे होती त्याच्या तटावर हंस सारस चकवे कारंडव इत्यादी जलपक्षी विहार करीत होते त्याच्या चारी बाजूनी निरनिराळे वृक्षांनी वेली होत्या त्यावर धुंद भ्रमर गुंजार करीत होते त्यांच्या मधुर आवाजाने आनंदित होऊन जणू त्यांच्या अंगावर रोमांच आले होते कमळकोशाचे परागपुंज वायूच्या हालचालीने चारी बाजूंना उडत होते तिथे मृदंग पखवाज इत्यादी वाद्यांसह अनेक दिव्य राग रागिणीच्या गायनाचा मधुर ध्वनी ऐकून त्या राजकुमारांना अतिशय आश्चर्य वाटले इतक्याच त्यांनी असे पाहिले की देवाधिदेव भगवान शंकर आपल्या गणासह त्या सरोवराच्या बाहेर येत आहेत त्यांचे शरीर तापलेल्या सुवर्ण राशीप्रमाणे कांतिमान आहे कंठ निळा असून तीन नेत्र आहेत ते भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी उत्सुक आहेत देवांस अनेक गंधर्व त्यांचे सुयश गात आहेत त्यांना पाहून प्रचेतना मोठी आश्चर्य वाटली आणि त्यांनी शंकराच्या चरणांना नमस्कार केला तेव्हा शरणागतांचे भय हरण करणारे धर्मवत्सल भगवान शंकर आपल्या दर्शनाने आनंदित झालेल्या त्या धर्मज्ञानी शीलसंपन्न राजकुमारांवर प्रसन्न होऊन त्यांना म्हणाली तुम्ही राजा प्राचीन भरीचे पुत्र आहात तुमचे कल्याण असो तुम्ही जे काही करू इच्छिता ते मला माहीत आहे तुमच्यावर कृपा करण्यासाठीच मी तुम्हाला दर्शन दिले आहे जी व्यक्ती अव्यक्त प्रकृती आणि जीवसज्ञक पुरुष या दोन्हींचे नियामक भगवान वासुदेव यांना शरण जाते ती मला अत्यंत प्रिय आहे आपल्या विहित कर्माचे चांगल्या प्रकारे पालन करणारा पुरुष शंभर जन्मानंतर ब्रह्मपदाला प्राप्त होतो यापेक्षाही अधिक पुण्य झाल्यावर तो मला प्राप्त होतो परंतु जो भगवंताचा अनन्य भक्त आहे तो मृत्यूनंतर सरळ भगवान विष्णूंच्या त्या सर्व प्रपंचातील परमपदाला प्राप्त होतो जिथे मी आणि इतर देव आपला अधिकार संपल्यानंतर प्राप्त होतात तुम्ही भगवत भक्त असल्याकारणाने मला भगवंता इतकेच प्रिय आहात त्याचप्रमाणे भगवंताच्या भक्तांना सुद्धा माझ्यापेक्षा अधिक प्रिय कोणी असत नाही आता मी तुम्हाला एक अतिशय पवित्र मंगलकारक आणि कल्याणकारक स्तोत्र सांगतो याचा तुम्ही शुद्ध भावनेने जप करा मैत्री म्हणाला तेव्हा नारायण परायण करुणार्द्र हृदय भगवान शिवानी आपल्यासमोर हात जोडून उभे असलेल्या राजपुत्रांना हे स्तोत्र ऐकवले श्री रुद्र म्हणाले भगवान आपला उत्कर्ष उच्च कोटीच्या आत्मज्ञानांना निजानंदाचा लाभ व्हावा यासाठी आहे त्याने माझे सुद्धा कल्याण होऊ आपण नेहमी आपल्या निरतिशय परमानंद स्वरूपातच स्थित असता अशा सर्वात्मक आत्मस्वरूप आपल्याला नमस्कार असो आपण पद्मनाभ अर्थात सर्व लोकांचे अधिकारण आहात सूक्ष्मभूते आणि इंद्रियांचे नियंता शांत अविकारी आणि स्वयंप्रकाश वासुदेव अर्थात चित्ताचे अधिष्ठाता आहात आपणास नमस्कार असो आपणच अव्यक्त अनंतानी मुखाग्नीच्या द्वारा संपूर्ण लोकांचा संहार करणारी अहंकाराचे अधिष्ठता संकर्षण आहात तसेच जगाच्या उत्कृष्ट ज्ञानाचे स्थान असणाऱ्या बुद्धीचे अधिष्ठता प्रधुन्म आपणास नमस्कार असो आपणच इंद्रियांचे स्वामी मनस्तत्वाचे अधिष्ठाता अनिरुद्ध आहात आपण आपल्या तेजाने जग व्यापणारे सूर्यदेव आहात आपण पूर्ण असल्यामुळेच आपणास वृद्धी किंवा क्षय नाही आपणास नमस्कार असो आपण स्वर्ग आणि मोक्षाचे द्वार तसेच निरंतर पवित्र हृदयात राहणारे आहात आपणच सुवर्णरूप वीर्याने युक्त आणि चातुर्होत्र कर्माचे साधन असून त्याचा विस्तार करणारे अग्निदेव आहात अशा आपणास नमस्कार असो पितर आणि देवांचे अन्न सोम आपण आहात तसेच तिन्ही वेदांचे अधिष्ठात आहात आपणच सर्व प्राणांना तृप्त करणारे जलरूप आहात आपणास नमस्कार असो आपण सर्व प्राण्यांचे देह पृथ्वी आणि विराट स्वरूप आहात तसेच त्रैलोक्याचे रक्षण करणारे मानसिक विषयक आणि शारीरिक शक्तीस्वरूप वायू आहात आपणास नमस्कार असो आपला जो गुण शब्द त्याच्याद्वारा सर्व पदार्थांचे ज्ञान करून देणारे व आतबाहेर व्यापून असणारे आकाश आहात त्याचप्रमाणे अतिशय पुण्याने प्राप्त होणारे परम तेजोमय स्वर्ग वैकुंठादी लोक आपणच आहात आपणास नमस्कार असो आपण पितृलोकाची प्राप्ती करून देणारे प्रवृत्ती कर्मरूपाने देवलोकाच्या प्राप्तीचे साधन निवृत्ती कर्मरूप आहात तसेच अधर्माचे फलस्वरूप दुःखदायक मृत्यू आपणच आहात आपणास नमस्कार असो नाथ आपणच पुराण पुरुष व सांख्याने योगाचे अधीश्वर भगवान श्रीकृष्ण आहात आपण सर्व कामनापूर्तीचे कारण मंत्रमूर्ती आणि महान धर्म स्वरूप आहात आपली ज्ञानशक्ती कुंठित होणारी नाही आपणास नमस्कार असो आपणच करता करण आणि कर्म या तिन्ही शक्तींचे एकमात्र आश्रय आहात आपणच अहंकाराचे अधिष्ठाता रुद्र आहात आपणच ज्ञान आणि क्रिया स्वरूप आहात आपल्यापासूनच परा पशंती मध्यम आणि वैखरी या चार प्रकारच्या वाणींची अभिव्यक्ती होते आपणास नमस्कार असो प्रभू आम्हाला आपल्या दर्शनाची अभिलाषा आहे म्हणून आपले भक्तजन ज्याचे पूजन करतात आणि जे आपल्या निज जनांना अत्यंत प्रिय आहे ते आपले अनुपम रूप आम्हाला दाखवा आपल्या गुणांनी आपले ते रूप सर्व इंद्रियांना तृप्त करणारे आहे आपले ते रूप पावसाळ्यातील मेघाप्रमाणे स्निग्ध श्याम आणि सर्व सौंदर्याचे सार सर्वस्वाही सुंदर चार विशाल हात अत्यंत मनोहर मुखराविंद कमल दलाप्रमाणे नेत्र सुंदर भुवया डवळदार नाक मनमोहक दंतपंक्ती सुंदर गाल मनोहर मुखमंडल आणि समान दोन कान यांनी आपले रूप अधिकच सुंदर दिसत आहे प्रेमपूर्ण मोहक हास्य कुरळे केस काळ्या काळ्या कुरळ्या केसांच्या वटा कमलपुष्पातील केसराप्रमाणे फडफडणारा पितांबर झगमगणारी कुंडली चमकणारा मुकुट हातात कंकण हार नुपूर याने मेखला इत्यादी अलंकार तसेच शंख चक्र गदा पद्म वनमाळा आणि कौस्तुभमणी यामुळे अपूर्व शोभायमान दिसणारे दर्शन आम्हाला द्या ज्यांचे खांदे सिंहाप्रमाणे पुष्ट आहेत ज्यांच्यावर हार केयूर आणि कुंडले यांची कांती झगमगत आहे तसेच कौस्तुभमण्याच्या कांतीने सुशोभित अशी मान आहे ज्यांचे श्यामल वक्षस्थळ श्रीवत्स चिन्हाच्या रूपाने लक्ष्मीचे नित्य निवासस्थान असल्याने सोन्याचा कस आजमावणाऱ्या कसोटीच्या शोभेवरही मात करीत आहे ज्यांचे त्रिवलीचे सुशोभित पिंपळाच्या पानाप्रमाणे सुडौलपोट श्वासोश्वासामुळे हलण्याने अतिशय मनोहर दिसत आहे त्यावर भोऱ्याप्रमाणे गोलाकार जी नाभी आहे ती इतकी खोल आहे की त्यातून उत्पन्न झालेले हे विश्व पुन्हा त्यातच लोप पाहू इच्छित आहे श्यामवर्ण कटी प्रदेशावर आणि सुवर्ण मेखला शोभायमान झाली आहे समान आणि सुंदर पाय पिंढऱ्या जानघानी घोट्यामुळे ज्यांचे शरीर अतिशय सोडवलं दिसत आहे आपल्या चरणांची शोभा शरद ऋतूतील कमलदलाच्या कांतीला सुद्धा मागे टाकील अशा प्रकारची आहे त्यांच्या नखातून जो प्रकाश बाहेर पडत आहे तो जीवांचा अज्ञानंधकार ताबडतोब नाहीसा करतो आपण आम्हाला कृपा करून भक्तांचे भय हरण करणाऱ्या आणि त्यांना आश्रय स्वरूप अशा रूपाचे दर्शन घडवा जगद्गुरू आम्हा अज्ञानाने वेढलेल्या प्राण्यांना आपल्या प्राप्तीचा मार्ग सांगणारे आपणच आमचे गुरु आहात प्रभो चित्तशुद्धीची इच्छा करणाऱ्या माणसांनी आपल्या या रूपाचे नेहमी ध्यान केले पाहिजे या रूपाची भक्ती हीच स्वधर्माचे पालन करणाऱ्या पुरुषांना अभय देणारे आहे स्वर्गाचा राजा इंद्र सुद्धा आपल्यालाच प्राप्त करू इच्छितो तसेच आत्मज्ञानांची गती सुद्धा आपणच आहात आपण अभक्त ध्येयदाऱ्यांसाठी अत्यंत दुर्लभ आहात केवळ भक्तिमान लोकच आपल्याला प्राप्त करून घेऊ शकतात ही दुर्लभ अशा अनन्य भक्तीने प्राप्त न होणाऱ्या भगवंतांना प्रसन्न करून घेणारा कोणता भक्त त्यांच्या चरण कमलाशिवाय दुसऱ्या साधनाची अपेक्षा करेल आपल्या अपूर्व उत्साह आणि पराक्रमाने फडफडणाऱ्या भुवयांच्या इशाऱ्याने संपूर्ण विश्वाचा संहार करणारा काळ सुद्धा आपल्या चरणांना शरण गेलेल्या प्राण्यांवर आपला अधिकार चालवू शकत नाही भगवंताच्या अशा प्रेमी भक्तांचा अर्धाक्षण जरी सत्संग घडला तरी त्याच्या तुलनेत मी स्वर्ग आणि मोक्षाची पर्वा करीत नाही मग मर्त्य लोकातील तुच्छ भोगांबद्दल काय बोलावी प्रभू आपले चरण संपूर्ण पापराशी नष्ट करणारे आहेत ज्यांनी आपली कीर्ती आणि तीर्थे यामध्ये अंतरबाह्य स्नान करून आपली मानसिक आणि शारीरिक अशी दोन्ही प्रकारची पापे धुवून टाकली आहेत तसेच जे इतरांवर दया राग द्वेष रहित चित्त आणि सरळपणा इत्यादी गुणांनी युक्त आहेत अशा भक्तजनांचा सत्संग नेहमी आम्हास मिळावा एवढीच आमची इच्छा आहे हीच आपली आमच्यावर मोठी कृपा होईल ज्या भक्ताचे चित्त भक्तियोगाने परिपूर्ण आणि शुद्ध होऊन बाह्य विषयांकडे ओढ घेत नाही किंवा अज्ञानरूपी गुहा असलेल्या प्रकृतीत लीन होत नाही तो अनायासेच आपल्या स्वरूपाचे दर्शन घेतो ज्यामध्ये हे सर्व जग दिसते आणि जे या संपूर्ण जगात भासमान होत आहे ते आकाशाप्रमाणे विस्तृत आणि परमप्रकाशमय ब्रह्मतत्व आपणच आहात भगवान आपली माया अनेक प्रकारची रूपे धारण करते हिच्याद्वारा आपण जगांची अशी निर्मिती पालन आणि संहार करता की ही जणू एखादी खरी वस्तू आहे परंतु यामुळे आपल्यामध्ये कोणताही विकार उत्पन्न होत नाही मायेमुळे इतरांमध्ये भेदबुद्धी निर्माण होते पण आपल्यावर तिचे काही चालत नाही कारण आपण स्वतंत्र आहात याचा आम्हाला प्रत्यय आहे आपले स्वरूप पंचमहाभूते इंद्रिय आणि अंतकरण यांचे प्रेरक व रूपाचे दृश्य स्थितीला येते जे कर्मयोगी सिद्धी प्राप्त करण्यासाठी निरनिराळ्या कर्मांच्याद्वारे आपल्या या सगुण साकार स्वरूपाचे श्रद्धापूर्वक चांगल्या रीतीने पूजन करतात तेच वेद व शास्त्रे योग्य तऱ्हेने जाणणारे होत प्रभो आपणच अद्वितीय आधीपुरुष आहात सृष्टीच्या पूर्वी आपली मायाशक्ती सुप्ता अवस्थेत असते नंतर द्वारे सत्व रज आणि तमोरूप गुणांमध्ये भेद निर्माण होतो आणि त्यापाठोपाठ त्याच गुणांपासून महत्त्व अहंकार आकाश वायू अग्नी जल पृथ्वी देव ऋषी आणि सर्व प्राण्यांनी युक्त अशा या जगाची उत्पत्ती होते नंतर आपण आपल्याच मायाशक्तीने रचलेल्या या जरायुज अंडज श्वेदज आणि उद्भीज अशा चार प्रकारच्या शरीरांमध्ये अंश रूपाने प्रवेश करता आणि मधमाशी ज्याप्रमाणे आपणच उत्पन्न केलेल्या मधाचा आस्वाद घेते त्याप्रमाणे आपण ज्या अंशाने इंद्रियांच्या द्वारा या तुच्छ विषयांचा भोग घेता त्या आपल्या अंशालाच शरीरातील पुरुष किंवा जीव असे म्हणतात प्रभो आपले स्वरूप प्रत्यक्ष नसले तरी अनुमानाने समजते काल कालस्वरूप आपणच प्रचंड वेगाने पृथ्वी इत्यादी पंचमहाभूतांना त्यांच्याच द्वारा विचलित करून सर्व लोकांचा संहार करता जसा वायू आपल्या असह्य वेगाने मेघांच्या द्वाराच मेघांना नष्ट करतो भगवन हा मोहग्रस्त जीव मला हे करायचे आहे ते करायचे आहे या चिंतेमध्ये असतो त्याचा लोभ आणि विषयांची लालसा वाढतच असते परंतु कालरूप आपण नेहमी सावध असता भुकेने व्याकुळ झालेला साप ज्याप्रमाणे उंदराला एकदम पकडतो त्याप्रमाणे कालस्वरूपाने आपण या जीवाला गिळंकृत करता आपली अवहेलना केल्यास स्वतःचे आयुष्य व्यर्थ जाईल असे मानणारा कोणताही विद्वान आपल्या चरणांना विसरेल बरी काळाच्या भीतीने त्यांची पूजा आमचे पिता ब्रह्मदेवाने स्वयंभुवादी चौदा मनू कोणताही विचार न करता करीत असतात अशा प्रकारे सर्व जग रुद्ररूप काळाच्या भीतीने व्याकुळ झाले आहे म्हणून हे परमात्मन हे तत्व जाणणाऱ्या आमचे आपणच सर्वथैव निर्भय आश्रय आहात हे राजकुमारानू हे राजकुमारानो विशुद्ध भावाने स्वधर्माचे आचरण करीत भगवंतामध्ये चित्त लावून मी सांगितलेल्या या स्तोत्राचा तुम्ही जप करीत राहा तुमचे कल्याण असो सर्व भूतांतरयामी व तुमच्या अंतकरणामध्ये असलेल्या परमात्मा श्री तुम्ही वारंवार स्तवन आणि चिंतन करीत पूजन करा मी तुम्हाला सांगितलेले हे योगादेश नावाचे स्तोत्र मनामध्ये धारण करून मुनिव्रताचे आचरण करीत याचा एकाग्रतेने आदरपूर्वक अभ्यास करा हे स्तोत्र पूर्वी जगद विस्तार करू इच्छिणाऱ्या प्रजापतीचे पती भगवान ब्रह्मदेवानी प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा करणारे आम्हा भृगू वगैरे पुत्रांना ऐकवले होते जेव्हा आम्हा प्रजापतींना प्रजेचा विस्तार करण्याची आज्ञा झाली तेव्हा याच्याद्वारा आम्ही आपले अज्ञान घालून अनेक प्रकारची प्रजा उत्पन्न केली होती आता सुद्धा जो भगवत परायण पुरुष याचा एकाग्र चित्ताने दररोज जप करील त्याचे तत्काळ कल्याण होईल या लोकी सर्व प्रकारच्या कल्याण साधनांमध्ये मोक्षदायक ज्ञानच सर्वश्रेष्ठ आहे ज्ञान नौकेत बसलेला पुरुष अनायासेच हा दुस्तर संसार सागर पार करून जातो भगवंताची आराधना करणे जरी कठीण असली तरी मी सांगितलेल्या या स्तोत्राचा जो श्रद्धापूर्वक पाठ करील तो त्यांना प्रसन्न करून घेईल सर्व कल्याण साधनांचे प्राप्तव्य एक भगवंतच आहेत म्हणून मी गायलेल्या या स्तोत्राने त्यांना प्रसन्न करून जो कोणी जे काही मागेल ते त्याला प्राप्त होईल जो पुरुष प्रार्थकाळी उठून श्रद्धापूर्वक हात जोडून हे ऐकेल किंवा ऐकवील तो सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होईल हे राजकुमारानो परमपुरुष परमात्म्याचे मी तुम्हाला हे जे स्तोत्र ऐकवले त्याचा एकाग्र चित्ताने जप करीत तुम्ही मोठे तप करावे ते पूर्ण झाल्यावर यापासूनच तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होईल या ठिकाणी चोवीसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू